जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध यातील दशक पाचवा व समासही पाचवा म्हणजे बहुधा ज्ञान या समासात व या दशकात श्री समर्थाने साधना साधक करताना नेमका कुठे अडकतो अशा बऱ्याच जागा दाखवलेल्या आहेत त्यातील सर्वात फसवी जागा म्हणजे शब्दज्ञान सातकाला शा शास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे पण शास्त्रांचे ज्ञान हे शेवाळ्यासारखे असते भले भले साधक तेथे पाय घसरून पडतात अनेकदा आपल्याला ईश्वर किंवा ब्रह्मासंबंधी भरपूर माहिती याचा अर्थ आपण ईश्वर किंवा ब्रह्म जाणले आहे असा भ्रम सातकाला होतो कीर्तन किंवा प्रवचन साधकाच्या भूमिकेतून केले तर हा तर हा धोका नसतो परंतु कीर्तन व प्रवचन ही कला होऊन जाते तेव्हा साधक तेथे अडकतो ऐकणारे श्रोते भाविक असतील तर सांगणारा मनुष्य हे अध्यात्म जगते अशी त्याची धारणा होती प्रवचनकाराला सद्गुरूच्या जागी मानून ते त्याचा आदर सत्कार करतात पण त्यामुळे त्या शब्दज्ञानी प्रवचनकाराचा अहंकार वाढायला मदत होते भगवंत संबंधी जाणणे आणि प्रत्यक्ष देवदर्शन हे होणे यात खूप मोठे अंतर आहे व अध्यात्मिल अध्यात्मातील ग्रंथांच्या शब्दज्ञानाला श्री समर्थ बहुधा ज्ञान म्हणतात एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानाला येथे बहुधा ज्ञानच म्हणतात बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान यामध्ये मूलभूत फरक आहे शुद्ध ज्ञान हे आतून उमलते तर बहुधा ज्ञान हे बाहेरील ग्रंथ वाचण्यातून निर्माण होते शुद्ध ज्ञानामुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडते आणि बहुधा ज्ञानामध्ये माणूस आहे तिथे व आहे तसाच राहतो शुद्ध ज्ञानाने माणसाला समाधान प्राप्त होते तर बहुधा ज्ञानाने त्याचे असमाधान अधिकच वाढते बहुधा ज्ञान अनेकदा ज्ञान मार्गामध्ये शापही ठरू शकते कीर्तन भक्तीमध्ये श्री समर्थांनी म्हटले आहे श्री हरिविन जे जे काळा ती ती जाणावी अवकाळा प्रत्यक्ष देवाहून वेगळा होऊन पाडला अशा अनेक गोष्टी जाणल्या पण स्वतःला जाणले नाही तर अशांती नाहीशी होणार नाही आणि शुद्ध ज्ञानामध्ये श्री समर्थांना स्वतःला जाणणे अपेक्षित आहे अपेक्षित आहे आणि या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा समास आहे आणि तो समास आपण यापुढे पाहणार आहोत श्रीराम जवते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्भळ ज्ञानरहित तळमळ जाणार नाही श्रीराम ज्ञान मनता वाटे भ्रम काय रे बा असेल वर्म म्हणून अनुक्रम सांगिजेला आता श्रीराम भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिचिन्न यासी ही म्हणजे तज्ञान परी ते ज्ञान नवे श्रीराम बहुत केले विद्यापठन संगीतशास्त्र वैदिक वैदिकशास्त्र वेदाध्ययन हे ज्ञान नवे श्रीराम नाना व्यवसायाचे ज्ञान नाना दीक्षेचे ज्ञान नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना वनितांची परीक्षा नाना सरितांची परीक्षा नाना मनुष्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना अश्वांची परीक्षा नाना गजांची परीक्षा नाना श्वापदांची परीक्षा हे ज्ञान नवे श्रीराम नाना पशूची परीक्षा नाना पक्ष्यांची परीक्षा नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नवे श्रीराम नाना यानांची परीक्षा नाना वस्त्रांची परीक्षा नाना शस्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना धातूंची परीक्षा नाना नाण्यांची परीक्षा नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना पाषाण परीक्षा नाना काष्टाची परीक्षा नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना भूमीची परीक्षा नाना जळांची परीक्षा नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना रसांची परीक्षा नाना बीजांची परीक्षा नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना पुष्पांची परीक्षा नाना फळांची परीक्षा नाना वल्लीची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना दुःखाची परीक्षा नाना रोगांची परीक्षा नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना मंत्रांची परीक्षा नाना यंत्रांची परीक्षा नाना मुहूर्ताची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना क्षेत्रांची परीक्षा नाना गृहांची परीक्षा नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना होणार परीक्षा नाना समयाची परीक्षा नाना तर्काची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना अनुमान परीक्षा नाना नेमस्त परीक्षा नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना विद्येची परीक्षा नाना कळेची परीक्षा नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना शब्दांची परीक्षा नाना अर्थांची परीक्षा नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना स्वरांची परीक्षा नाना वर्णाची परीक्षा नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना मतांची परीक्षा नाना ज्ञानांची परीक्षा नाना वृत्तीची परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना रूपाची परीक्षा नाना रसनेची परीक्षा नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना सृष्टीची परीक्षा नाना विस्तार परीक्षा नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे श्रीराम नेमकीची बोलावे तत्काळची प्रतिवचन देणे शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे श्रीराम नेत्र पालवी नादकळा कर पालवी कळा स्वर पालवी संकेत कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम काव्यकुशळ संगीत कळा गीत प्रबंध नृत्य कळा सभा चातुर्य शब्द कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम वाग्विलास मोहन कळा रम्य रसाळ गायन कळा हास्य विनोद काम कळा हे ज्ञान नव्हे श्रीराम नाना लाघवे चित्रकळा नाना वाद्ये संगीतकळा नाना प्रकारे विचित्रकळा हे ज्ञान नव्हे श्रीराम आदी करोनी सौसष्ट कळा याही वेगळ्या नाना कळा चौदा विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे श्रीराम असो सकळ कळा प्रवीण विद्या मात्र परिपूर्ण तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणोची नये श्रीराम हे ज्ञान होतसे भासे परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे जेथे प्रकृतीचे पिसे समूळ वाव श्रीराम जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे साचे परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे श्रीराम महानुभाव महाबला मानस पूजा करिता चुकला कोणी एक पाचारीला ऐसे नवे मनोनी श्रीराम ऐसे जाणे अंतरस्थिती तयासी परमन्याता म्हणती परंतु जेने मोक्षप्राप्ती ते ज्ञान नव्हे श्रीराम बहुत प्रकारीचे ज्ञाने सांगो आता असाधारणे सायुज्य प्राप्ती हो जे होय जेने ते ज्ञान वेगळे श्रीराम तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण ऐसे हे विषद करून मज निरोपावे श्रीराम ऐसे शुद्ध ज्ञान पुशिले ते पुढले समासी निरोपिले श्रोता अवधान दिदले पाहिजे पुढे श्रीराम इति श्रीदासबोधे संवादे बहुधा समास पंचमहा श्रीराम